रामकृष्ण गोविंद मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात कारण या सृष्टीची रचना ब्रह्मदेवासारख्यांनाही करण्यासारखी नाही भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात अनंत शक्ती परमात्मा कोणत्याही शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनवून त्यांच्याशी खेळतात तसेच ते हे ब्रह्मांड कसे निर्माण बनवतात आणि पुन्हा कसे मिटवून टाकतात प्रश्न दोन श्लोक आहेत साधारणपणे प्रश्न एकच आहे भगवंत या सृष्टीची उत्पत्ती कशी करतात संरक्षण कसं करतात संहार कसा करतात त्याला आपण प्रश्न जोडू भगवंत या सृष्टीची उत्पत्ती का करतात संरक्षण का करतात आणि संहार का करतात आता इथे काय म्हटले बघा मी आपणाकडून पुन्हा हेच जाणून घेऊ इच्छितो की भगवंत आपल्या मायेने भगवंत मायेला मध्ये करतात आणि सृष्टीची उत्पत्ती करतात मग प्रश्न आला मायेने का मायेला मध्ये का घातलं ही माया कोण तिचं स्वरूप काय भगवंत एकटे करू शकत नाहीत का त्यांनी मायेचा संबंध इथे का आणला पुढे काय म्हटलेलं आहे या सृष्टीची रचना ब्रह्मदेवांसारख्या नाही करता करण्या करण्यासारखी नाही मग ब्रह्मदेवाच्या जर आकलनाच्या बाहेर आहे तर मला हे समजणार का आणि समजणार असेल किंवा नसेल मी हे का समजून घ्यावं काय नडलंय माझं काय अडचण येणार आहे मी समजून घेतलं नाही तर हा या श्लोकातला दुसरा प्रश्न आपल्या मनात यायला पाहिजे भगवंत या विश्वाचे संरक्षण आणि पुन्हा संहार कसा करतात अनंत शक्ती परमात्मा कोण कोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनवून त्यांच्याशी खेळतात ही खेळणी कुठली आहेत आणि भगवंत या खेळणी स्वरूप शक्तींचा खेळणीना त्यांचा आश्रय का घेतात ह्या कोणत्या शक्ती एकतर माया म्हटलेला आहे इथं आणखी पुढं म्हटलेलं आहे कोण कोणत्या शक्तींचा आश्रय घेऊन स्वतःच खेळणी बनवून त्यांच्याशी खेळतात आणि तो खेळ मोडून का टाकतात खेळायचंच जर आहे तर मोडून का टाकतात म्हणजे या सृष्टीचा संहार का करतात कसा करतात ठीक आहे थोडंफार चिंतन केलं पण आता माझ्या मनात प्रश्न आला की ही सृष्टी म्हणजे तरी काय आहे हो अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हटलेला आहे अनंत कोटी अनंत शब्दावर भर द्या अनंत कोटी ह्याची आपण कल्पना करू शकत नाही एका ब्रह्मांडाची कल्पना जर करू शकत नाही अतर्क्य आहे तर ही अनंत ब्रह्मांड कोणी का कशी निर्माण केली त्याचं संरक्षण तो कसं करतो कोणीतरी आहे कोणीतरी आहे त्याशिवाय याची निर्मिती झाली नाही मग तो कोण आहे उत्तर तुम्हाला मी सांगतो जन्माद्यस्य यतोन्वयादित्र जन्मादी अस्य यत जन्म आदि पहिला श्लोक भागवत स्कंद एक अध्याय एक श्लोक एक जन्माद्यसयत हा जन्म आदी म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि संहार कोणी केला कोणी केला सत्यतत्वानी आणि माझ्या दृष्टीने सत्यतत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण ओके पण मग हे मला कसं समजायचं भागवत चिंतनात एक विषय आला आहे नुकताच अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय अन्वय व्यतिरेकानं हे समजून घे काय तर जन्म आधी कसा झाला हे अन्वयानं आणि व्यतिरेकानं समजून घे त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे या श्लोकावर विवेचन करताना मी अन्वय व्यतिरेक म्हणजे काय सांगितलेलं आहे पण हाच विषय स्पष्टपणे परत येणार आहे दुसरा स्कंध नववा अध्याय त्यामध्ये चतुश्लोकी भागवताच्या चौथ्या श्लोकात म्हटलेलं आहे एतावदेव जिज्ञासम तत्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्याम सर्वत्र सर्वदा अन्वय आणि व्यतिरेकाने हे जाण की सर्वत्र सर्व रूपात आणि सर्व काळी शब्द नीट लक्षात घ्या सर्वत्र सर्व रूपात सर्व काळी कोण आहे हे समजून घे चतुश्लोकी भागवतात हा उपदेश केलेला आहे त्यावेळेला आपण याच्यावरती परत चिंतन करू अन्वय आणि व्यतिरेक म्हणजे काय परंतु मला इथे हे ब्रह्मांड भन भानगड काय आहे उत्तर आहे म्हटलं तसं की सत्य तत्वाने हे सगळं केलं पण हे काय झालं माहितीये काय हे कॉपी पेस्ट झालं प्रश्न निर्माण झाला त्याला कोणीतरी उत्तर दिलं ते मी पेस्ट केलं मला काय समजलं समजा परीक्षेत तुम्ही गणिताच्या एक अवघड गणित आहे त्याचं उत्तर शेजारच्या हुशार मुलाकडून तुम्ही बघितलं लिहिलेलं चोरून आणि उत्तर दिलं नुसतं उत्तर मधल्या स्टेप्स तुम्हाला माहीत नाहीत मधल्या स्टेप्स माहीत नाहीत प्रश्न शेवटी एका ओळीत उत्तर तुम्हाला एक मार्क मिळेल नाही असं नाही कदाचित परंतु त्या स्टेप्सला महत्व आहे तुम्ही उत्तराकडे कसं गेलात तस या सत्य तत्वानी निर्मिती केली हे पहिल्या श्लोकात सांगितलंय हे खरं पण कसं आता तुम्हाला मी एक साधा प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर मला माहीत नाही सूर्य हा या ब्रह्मांडातली एक मोहरी स्वरूप सुद्धा नाही मोहरी एवढा सुद्धा त्याचा आकार ब्रह्मांडाच्या तुलनेत नाही पण मग या सूर्याची निर्मिती सूर्य तर तुमच्या डोळ्याला दिसतो प्रत्यक्ष दिसतो याचा अर्थ शंभर टक्के याचा कोणीतरी निर्माता असणार कोण असेल सूर्याला हे प्रचंड प्रचंड तेज कोणी दिलं आणि भागीतेच्या अकराव्या अध्यायात म्हटलेलं आहे दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता भगवंतांचं तेज अशा या सूर्याच्या हजारो पट ते सुद्धा कल्पना नाही हजारो म्हणजे अनंत पट यासाठी हा हजार शब्द वापरलेला आहे हजार म्हणजे शब्दशः हजार नव्हे मग भगवंतांचं तेज काय असेल असे ते भगवंत कसे असतील आणि त्यांनी या ब्रह्मांडाची किंवा या सूर्याची उत्पत्ती कशी केली असेल दुसरा प्रश्न तुम्ही सूर्य सोडा चंद्रावर तर आपण आपले पाय ठेवलेले आहेत मानव जातीने चंद्र हा दगड मातीचा आहे बरोबर आहे चंद्राला स्वतःचा प्रकाश सूर्यासारखा नाही मान्य आहे आपल्याला तो चंद्र कसा आहे कुणी निर्माण केला हा भाग अजूनही बाजूला त्याचा विचारच करत नाही मी पण या चंद्राला हा प्रकाश कुणी दिला मला चंद्र हा प्रकाश रूप दिसतो चंद्राला प्रकाश आहे पण नील आर्मस्ट्रॉंग गेला त्याला चंद्रावरती हा प्रकाश चंद्राचा दिसला का चंद्राला प्रकाश आहे का मग हा कुणी दिला कसा दिला मला प्रकाश रूप चंद्र का दिसतो याची निर्मिती कोण मला जे दिसतं निदान त्याची निर्मिती हा एक गोळा मंगळ हा एक दगड मातीचा हवा तिथे आहे की नाही किंवा काय आहे हे मला माहीत नाही पण त्याची निर्मिती मंगळाची बुधाची शनीची कोणी केली कसं केलं असेल हो हे सर्व गोल त्याला ही गती कुणी दिली असेल त्या शिस्तबद्ध गतीने ते कसे फिरतात परत हे झालं हे एका ब्रह्मांडामधील ही सूर्यग्रह मालिका म्हणजे परत मोहरी एवढा सुद्धा आकार नाही मग या सूर्य सूर्यमंडलाची निर्मिती कोणी केली मला समजेल का मी समजून घ्यायचा प्रयत्न करावा का याची उत्तर भागवतात आहे मला ती शोधायची आहे भागवतामध्ये असं म्हटलेलं नाही की दिलीप सृष्टीची निर्मिती अशी अशी अशी झाली बस into inverted comma inverted comma संपला असं उत्तर दिलेलं नाही मला ते शोधायचं आहे त्याचा मागचा भाग त्याचा पुढचा भाग त्याचा मधला भाग तो कुठं सांगितलेला आहे कुठं नव्हे कुठं कुठं सांगितलेला आहे तो एकत्रित करून मला ते समजून घ्यायचं आहे आणि म्हणून मला तस्मै सुभद्र श्रवसे नमो नमहा केल्याशिवाय हे समजणार नाही रामकृष्ण गोविंद याच्या पुढचा विचार पुढच्या प्रवचनात